छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दक्षिण मोहिमेवरून यशस्वी होऊन महाराष्ट्रात परत येत होते महाराजांच्या फौजेचा तळ उत्तर कर्नाटकातील गदक प्रांतातील संप गावाजवळ पडला होता तेथून जवळ बेलवाडी नावाचं एक गाव होतं त्या गावात एक छोटी गडी होती आणि तिथं एक छोटासा वतनदार यसाजी प्रभू देसाई आणि त्याची बायको राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई राहत होते आजूबाजूच्या पाच सहा गावांची जहागिरी त्यांच्याकडे होती मल्लम्मा उर्फ सावित्रीबाईचे वडील राजा सोदे मधुलिंग नायक हेही एका जवळच्या प्रदेशाचे मोठे वतनदार राजे होते एक नाई आणि उदार राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती महाराजांचा काफिला बेलवडी गावावरूनच पुढे जाणार होता म्हणून येसाजी प्रभू देसाई आणि राणी मल्लम्मानं महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती पण अचानक दुधात मिठाचा खडा पडून दूध नासावं तशीच एक घटना दुधाच्याच कारणामुळे घडली झालं असं मराठी सैनिकांचा अवाढव्य तळ संप गावाजवळ पडला होता काही दहा पाच सैनिकांनी बेलवाडीत जाऊन तिथल्या काही गावकऱ्यांकडं दूध विकत मागितलं पण लहान मुलांसाठी लागेल म्हणून त्यांनी दूध विकायला नकार दिला मराठी सैनिक तेव्हा परत गेले पण काही मावळे खोडकर होते त्यांनी रात्री गावात जाऊन काही गायींचं दूध चोरून आणलं राजा प्रभू देसाई आणि राणी मल्लम्माकडं शंभर दोनशे लोकांची वतनी फौज होती स्वतः राणी मल्लम्मा तलवारबाजीत कुशल होती धाडसी लढवई होती तिनं पन्नास साठ स्त्रियांची लढाऊ तुकडी तयार केली होती स्वतः घोड्यावर बसून राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई झुंजायची बेलवडीच्या गावकऱ्यांनी मराठी सैनिकांनी दूध चोरल्याची तक्रार गावचे पाटील देसाई येसाजी प्रभूंकडे केली येसाजी प्रभूंचा स्वभाव अतिशय रागीट आणि भांडखोर होता त्यानं हा विषय शक्तीनं सोडवायचा आता ताई विचार केला आणि परिस्थिती चिघळली बेसावर मराठ्यांच्या छावणीवर येसाजी प्रभू आणि राळी मल्लम्मानं अचानक हल्ला केला काबाडीचे बरेचसे बैल त्यावरच्या सामानासहित पळवले आणि गडीत आणून गडीचे दरवाजे बंद करून घेतले ही घटना महाराजांच्या कानावर गेली वतनदार देसाई येसाजी प्रभूनं केलेली कागाळी समजुतीच्या पलीकडे होती कालपर्यंत स्वागताची तयारी करणारा आज अचानक बैल पळून येतोय महाराजांना भांडणाची बिलकुल इच्छा नव्हती त्यांनी समजुतीचा निरोप पाठवला महाराजांनी त्यांना बैल सोडायला आणि माफी मागायला सांगितलं पण यसाजी प्रभू ऐकण्याच्या पलीकडे गेला होता त्यानं उर्मटपणे निरोप पाठवला हिंमत असेल तर बैल सोडून घ्या आता लढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता सपाट जमिनीवरची छोटीशी गडी त्यामुळे जास्त मनुष्यहानी करण्याची मूर्ख पाटलाच्या वागणुकीची शिक्षा संपूर्ण बेलवडी गावाला देण्याची इच्छा राजांना बिलकुल नव्हती त्यांनी सकुजी गायकवाड नावाच्या एका सरदाराला छोटी तुकडी देऊन पाटलाला धडा शिकवण्याची जबाबदारी दिली पण दोन्ही बाजूंची कमीत कमी मनुष्यहानी होईल इकडे लक्ष देण्यासही बजावलं साजी प्रभू आता इरेस पेटला होता त्यानं शर्तीनं गडी लढवायला सुरुवात केली महाराजांना जर ती गडी घ्यायचीच असती आणि लगेचच घ्यायची असती तर त्यांनी ती सुरुंग लावून किंवा उंटावरच्या छोट्या तोफांनी लगेच चार पाच तासात घेतली असती पण त्यामध्ये गावातल्या बऱ्याच निष्पाप लोकांचा बळी गेला असता एकाच्या मूर्खपणासाठी सर्व गावाची कत्तल करायला महाराज मुघल नव्हते असाच एक दीड आठवडा गेला गडीच्या दरवाजासमोर चार पाच मराठी सैनिक होते अचानक गडीचा दरवाजा उघडून येसाजी प्रभू देसाई स्वतः दहावीस सैनिकांसोबत बाहेर येऊन लढू लागला मराठ्यांच्या हातून त्यावेळी येसाजी प्रभू मारला गेला त्याचं प्रेत त्याच्यासोबतच्या सैनिकांनी ओढून गडीच्या आत नेलं आणि गडीचे दरवाजे परत बंद केले मुख्य पाटील गडीचा मालक पडला म्हणून आता गडी शरण येईल असं सगळ्यांना वाटत होतं पण राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाईनं आपली कंबर कसली आणि आपल्या पन्नास साठ स्त्रियांच्या फौजेसह तिनं मोर्चा सांभाळला आणि ती जोरदार लढू लागली महाराजांना मल्लम्मा उर्फ सावित्रीबाईचं फार कौतुक वाटलं असं क्षात्रतेज पाहून त्यांना राणी मल्लम्माबद्दल कुतूहल वाटलं पती निधनानंतरही एक स्त्री शोकात न बुडता शर्तीनं लढते ह्याबद्दल त्यांना मल्लम्माबद्दल खूप आदर वाटला मोठ्या शर्तीनं मल्लम्मानं गढी लढवली सखुजी गायकवाडला अजूनही यश येत नव्हतं तब्बल पंचवीस दिवस उलटून गेले होते मग महाराजांनी सखुजीला सक्त तंबी दिली सखुजीनं मग सर्व ताकद लावून गडी जिंकली पण मल्लम्मा आपल्या घोड्यावर बसून पळून गेली काही निवडक घोडेस्वारांसोबत सखुजी मल्लम्माच्या मागावर गेला होता दुसऱ्या दिवशी सखुजीनं मल्लम्माच्या दंडांना काढण्या लावून कैद अवस्थेत महाराजांसमोर हजर केलं राणी मल्लम्मा रागानं एखाद्या नागिनीसारखी फुतकार काढत होती तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि आग फेकीत होते महाराजांना मुजरा करून सखुजी म्हणाला महाराज या उद्दामसीला पकडून आणलंय हिच्या घोड्याच्या पायावर वार केला तेव्हा सापडली गडी जिंकताना आपले जेवढे मावळे पडले नाही तेवढे हिला पकडताना बळी गेले यावर महाराज म्हणाले सकूजी स्त्रियांना काढण्या लावण्याची आणि कैद करण्याची प्रथा कधीपासून सुरू केली सोडा त्यांना मग मल्लम्माला मुक्त करण्यात आलं महाराज मल्लम्माकडे वळून म्हणाले तुम्ही आम्हाला आईसारख्या आहात तुमच्या पतीबद्दल आम्हाला अतिशय दुःख आहे आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही ते शर्तीलाच पेटले होते धर्म संस्थापना करताना तुमच्यासारख्या शौर्यवान धैर्यवान लोकांनीच आम्हाला विरोध करा हे दुर्दैव आहे यावर मल्लम्मा अजूनही फुसफुसत होती कसली धर्म धर्मसंस्थापना बाई या पराजयाचा अपमान वाटतोय तुम्हाला महाराजांनी शांतपणे विचारलं जय पराजय या नशिबाच्या गोष्टी त्याची खंत वाटत नाही मरणाची भीती वाटत नाही पण तुझ्या अन्यायी राज्यात राक्षसी राज्यात ही धर्मसंस्थापनेची भाषा शोभत नाही मल्लम्मा खवळली होती यावर महाराजांनी थोडा आवाज वाढवत म्हणाल तुमच्यावर काही अन्याय झालाय का तर स्पष्ट सांगा तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल पण केवळ एक स्त्री आहात म्हणून शत्रूचे लाड विनाकारण पुरवले जाणार नाही पण लगेचच स्वरात मृदुता आणून महाराजांनी धीर देणाऱ्या शब्दात विचारलं गुलाबाई निसंकोचपणे बोला सावित्रीबाईनं आपली मान खाली घातली असं दरबारातच सांगू का महाराजांनी इशारा केला तसं चकित झालेले दरबारी बाहेर गेले सांगा बाई आतापर्यंत रागानं दुसपसणारी मल्लम्मा ढासळली आणि हुंदके देऊन रडू लागली तुमचा सखुजी केवळ गडी घेऊनच थांबला नाही तर त्यानं माझ्या अब्रूवरही घाला घालण्याचा प्रयत्न केला आता मात्र राजांचा चेहरा लालबंद झाला हे केवळ अशक्य आहे बघ बाई खोटं बोलशील तर तुझं डोकं धडावेगळं केलं जाईल मल्लम्मानं आपली खाली गेलेली नजर राजांच्या नजरेला भिडवली आणि ती म्हणाली मी राणी आहे वतनदार आहे कुठली खानदानी स्त्री असा खोटा आरोप करेल तुम्ही त्या हळवान सखुजीला विचारा यावर राजे संतापानं थरथरू लागले त्यांनी सगळ्यांना परत बोलावलं सखोजी या काय म्हणताय महाराज गरजले खोटं आहे ते कुभांड आहे सर सखूजी ओरडला कसलं खोटं कसला कुभांड आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही तरी तुम्ही कशाला उत्तर देताय खरं सांगा सखूजी सखूजी आता चाचपला होता तो ततपप करू लागला होता महाराज पुन्हा बोलले सखूजी मला खरं उत्तर हवंय तुम्ही यांच्याशी गैरवर्तन केलं आणि मग राजांनी आपली जळती तीक्ष्ण नजर सखूजीवर रोखली सखूजी राजांच्या पायावर पडला क्षमा राजे क्षमा राजे चूक झाली माझी क्षमा करा क्षमा करा राजांच्या मुठी रागानं आवळल्या गेल्या राजांची नख त्यांच्या तळव्यात ऋतू लागली राजे थरथरत होते आम्ही अबलांच्या रक्षणासाठी स्वराज्य उभारलं आणि तुम्ही त्याच्यावरच घाला घालता मग मोगलात आणि आमच्यात फरक तो काय राहिला या गुन्ह्याला क्षमा नाही पकडा याला आणि याचे पापी डोळे गरम सळयांनी आत्ताच्या आत्ता इथंच फोडून टाका याचे पापी हात इथल्या इथं तोडून टाका आणि त्यानंतर दहाच मिनिटात शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली सखुजीच्या किंकाळ्यांनी संपूर्ण शामियाना गरजला सावित्रीबाई स्तब्ध होऊन पाहत होती महाराजांनी तिची माफी मागितली तिला चोळी बांगडी देऊन आणि आजूबाजूची आणखी काही गावं वतनदारी म्हणून बहाल केली राजांच्या डोळ्यात अश्रू होते छत्रपती शिवाजी महाराजांचं हे श्री दाक्षिण्य आणि हा न्यायी स्वभाव पाहून मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई स्तब्ध झाली होती सावित्रीबाई अवाक झाली होती मल्लमानं शिवाजी महाराजांचं एक शिल्प कोरून घेतलं बेलवडी गावात तिनं शिवाजी महाराजांचं छान मंदिर उभारलं आजही दरवर्षी बेलवडीला मल्लम्मा उत्सव साजरा केला जातो ही शूरवीर मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई नंतर मुघल आणि ब्रिटिशांशीही आपल्या स्त्री सेनेसोबत घोड्यावर स्वार होऊन भिडली आणि लढली आज बेलवडी गावात मल्लम्माचंही मंदिर आहे उत्तर कर्नाटकात बेलवडी मल्लमाबद्दल अतिशय आदराचं स्थान आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद